भादव्याच्या गणेश चतुर्थीला भादव्याच्या गणेश चतुर्थीला अरे भादव्याच्या गणेश चतुर्थीला भादव्याच्या गणेश चतुर्थीला बघा शालू मालू थटून थटून आयला माहेरा चा उपास करूनशी नव्या साऱ्याने तुमशी दर्शनाला आयल्या पोरी बघा नटून थटूनशी चौथीचा उपास करूनशी नव्या साऱ्याने तुमशी दर्शनाला आयल्या पोरी बघा नटून थटूनशी आमच्या बाप्पाचे स्वागत आला आज आमच्या बाप्पाचे स्वागत आला या गो पोर पोरी नटून थटून लागल्या नाचायला या गो पोर पोरी नटून थटून लागल्या नाचायला नाशिक ढोलके का वाजतोय संगे वाजे पिपाणी दहा दिसांचा सोहळा सजला दारी नाशिक ढोल ठेका वाजतोय संगे वाजे पिपाणी दहा दिसांचा सोहळा सजला दारी अरे झालाय हो आनंद भक्तांना झालाय हो आनंद भक्तांना या बाप्पाला गावोगावचे लोक आले बघायला गावचे लोक आले बघायला अलिबागचा राजा पाहायला झाली हो गर्दी हो भारी देवाची कृपा होणारी देव भक्तांना तारी लालबागचा राजा पाहायला झाली हो गर्दी हो भारी देवाची कृपा होणारी देव भक्तांना तारी अरे भादव्याच्या गणेश चतुर्थीला भादव्याच्या गणेश चतुर्थीला यो मुंबईचा बँड तयारीला लागला वाजायला यो मुंबईचा बँड तयारीला लागला वाजायला For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.